कळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच चुरते सावरते बावरते झडते अडखळते कापडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण ऋण झुणते गुणते, कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या दोहात पार बुडते तळमळते सारखे पापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणाना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे वरते मन उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे वरते